भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळाशुरू जेथे पाहि देखी देखीचा पर्वतो पाया विन भिंत तातडीची कामावली तरी पाका उज घडे रुची आणि जोडे स्लाग घेत आहे तुका म्हणी मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिसो जागृतीचा ईश्वराची भक्ती करणं हे अत्यंत कठीण काम आहे एखादा शुळावर चढलेला माणूस असतो आणि त्याला जर खायला पोळी दिली त्याप्रमाणे ही ईश्वराची भक्ती आहे आणि अशा प्रकारची भक्ती करणारा आणि त्या भक्तीचा स्वीकार करणारा एखादाच बलवान किंवा शूर असतो चांगला खोल पाया जर नसेल तर त्यावरची बांधलेली जी भिंत पोकळ असते आणि ती ताबडतोब पडते तशीच ही वरवरची जी भक्ती आहे ती दुरून दिसणाऱ्या पर्वतासारखी असते सामग्री नीट जमून चांगले लक्ष देऊन जर स्वयंपाक केला तरच पदार्थांना चांगली चव येते त्याला रुची येते आणि करणाऱ्याला सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनाला जसे हातीला ताळ्यावर आणण्यासाठी वापरतात तसा नेहमी अंकुश असावा लागतो भक्ती करणाऱ्याने हा अंकुश सातत्यानं आपल्या मनाला लावावा म्हणजे नवी जागृती निश्चयाने येईल म्हणजे भक्ती करणाऱ्याचा नित्य दिवस हा जागृतीचा असतो प्रत्येक दिवस हा नवा असतो रोज नवनवीन जागृती घडून येत असते पापी मनोतरी आठवितो पायू दोषबळी काय तयाहुनी ऐशा विचाराचे घालून कोंडणी काय चक्र पाणी निजले ते एक वेळ पुत्राच्या उद्देशे घेतल्याचे कैसे नेले दुःख तुका म्हणिय हो वैकुंठ नायका चिंता का सेवका तुमची या मी जर पाती आहे असं जर म्हणावं तर मग मी तुमच्या पायाचे चिंतन कसे करतो अर्थातच मी पुण्यवान असल्याशिवाय माझ्याकडून तुमचे हे चिंतन होणार नाही मग माझा आता तुम्ही उद्धार करण्यास काय हरकत आहे आणि जर तुम्ही मला पापी मानत असाल तर तुमच्या चिंतनापेक्षाही पाप प्रबल झाले म्हणायचे की काय मी पापी आहे अशा प्रकारच्या विपरीत आणि चुकीच्या समजुतीमुळे स्वतःला बंधन घालून छोटा प्रतिबंध निर्माण करून हे भगवंता तुम्ही निश्चल झाला आहात माझी उपेक्षा करीत आहात का पण देवा महापातकी असलेल्या आजा मेळाने पुत्राच्या निमित्ताने एक वेळ तुमचे नाव घेतले आणि एवढ्यासाठी तुम्ही त्याचे दुःख घालवले त्याचा उद्धार केला त्यावेळी त्याचा अधिकार न पाहता तुम्ही त्याचा उद्धार कसा केला ते सांगा मी तर त्याच्या इतका महापातकी मुळीच नाही शिवाय तुमचे रात्रंदिवस मी चिंतन करत आहे तुकाराम महाराज म्हणतात हे वैकुंठ नायका तुमच्या भक्ताला उद्धाराची चिंता असणे योग्य नाही याचा तुम्ही विचार करा उगविल्या गुंती ऐशा मागे नेनो किती ख्याती केली या मिळी होते निघाले दिवाळी मोकलीला प्राय चिती कोणी न धरिती हाती तुका म्हणे मुक्त वाटू वैकुंठीची गडगडाटू देवा तुम्ही पाठीमाग किती जणांना या संसार चक्रातून या बंधनातून सोडवलेला आहे याची संख्या कोणालाही सांगता येणार नाही ज्याचे दिवाळे निघाले होते त्या आज्या सुद्धा वैकुंठ मिळवून केवढी मोठी कीर्ती निर्माण केली सर्व प्रायचितांनी ज्याला सोडून दिले होते कोणतेही धर्मज्ञ ज्याला हाती धरण्यास तयार नव्हते तुकाराम महाराज म्हणतात त्या आज्या मिळासाठी वैकुंठाची वाट सरळ आणि मोकळी झाली देवा तुझ्या नामाचा हा केवढा मोठा महिमा आहे सरळ ही नामी उच्चारांची सदा हरिभा गोविंदा रामकृष्ण पुण्य पर्व काळ तीर्थे ही सकळू कथा सिंधू जळो नाहू येते अवघेची लाभू बैसलिया घरा येती भावधरा एके ठाई शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती मैसे कामधेनु तैसे नवेको तुका कामनी सुखे पाविजे अनंता हे वर्म जाणता सुलभची रामकृष्ण हरी गोविंद ही नामे अखंडानी प्रांजळ मोकळ्या मनाने उच्चारावीत हरिकथा ऐकणे हा तर मोठा पर्वकाळ पुण्यकाळ असतो या हरिकथेमध्ये सर्व गंगादी तीर्थे स्वतः समुद्र सुद्धा पवित्र होण्यासाठी स्नानाला येतो या हरिनामाने आपण घरी बसून राहिलो तरी सर्व लाभ आपण होऊन चालत येतात यासाठी फक्त एका नामावरच आपला पूर्णपणे विश्वास ठेवा शेळ्या मेंढ्या गायी म्हैशी माणसाकडून पुष्कळ सेवा करून घेतात माणसाला त्यांच्या चारा पाण्याची बांध सोडण्याची फिरवण्याची उठाठेव करावी लागते पण कामधेनु घरी असेल तर तिची योग्यता त्यांच्यासारखी नसते ती कोणाकडून सेवा न घेता इच्छेप्रमाणे प्रत्येकाला देत असते त्याप्रमाणेच अनंत साधने करण्याचे कष्ट करण्यापेक्षा एक हरिनामच घ्यावे म्हणजे इतर साधने म्हणजे शेळ्या मेंढ्यासारखी समजावीत आणि हरिनाम हे कामधेनू आहे तुकाराम महाराज म्हणतात हे हरिनामाचे सोपे वर्म जाणले असतात अनायासे त्या आनंदाची प्राप्ती होते पवित्र तो देह वाणी पुण्यवंतो जो वदे अच्युतो सर्व काळू पयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवै चिरजो चरणीची माती धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे आणिको वैकुंठ नायको कंठी तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघनामो त्रिवेणीचा जो नेहमी सर्व काळ त्या भगवंताचे नाम घेतो त्याचा देह पवित्र आणि त्याची वाणी पुण्यवान आहे त्या नामधारकाचे स्मरण केले तरी पापी सुद्धा या संसार बंधनातून तरून जातात आणि त्यांच्या पातकांच्या राशी जळून जातात देव सुद्धा त्या नामधारकांच्या पायाला लागलेल्या मातीचे कण आपल्या अंगाला लागावेत अशी इच्छा धारण करतो आणि त्या इच्छेने त्याच्या मागे मागे धावत जातो ज्याच्या मुखामध्ये वैकुंठ नायकच्या श्रीहरीचे नाम आहे त्याला यापेक्षा वेगळे काय मिळवायचे राहिले आहे किंवा त्याच्यात आणि देवात कोणता भेद उरला आहे तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या गंगा यमुना संगमामध्ये नामरूपी सरस्वतीचा प्रवाह समरस होऊन त्या नामधारकाच्या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला असतो मग त्या ठिकाणी पावित्र्याला काय कमी आहे पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासांची ऐशी बळ नाही अनेकांचे अंगी तये तीर्थे जगी दाने व्रते चरणींचे रज वंदे शुळ पाणी कीर्तनी त्यांची माथा भवतराव या उत्तम हे नाव भिजो नेदी पाव हात काही तुका म्हणे मन झाले समाधानू देखिले चरण वैष्णवांचे जेव्हा हरिदासाची भेट होते त्या भेटीबरोबर सर्व प्रकारचे ताप पाप आणि दैन्य ताबडतोब नाहीस होऊन जातो या जगामध्ये अनेक तीर्थे दाने तपे व्रते यांची साधने जरी असली तरी वैष्णवाच्या अंगी असणारे जे बळ आहे ते इतरांच्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही जे हरिकीर्तनामध्ये नाचतात त्यांच्या चरणास वंदन करून त्यांची पायधूळ प्रत्यक्ष महादेव सुद्धा आपल्या मस्तकावर धारण करतात भवसागर तरुण जाण्याला हा संसार समुद्र ओलांडण्यासाठी ही वैष्णवरूपी नाव फारच चांगली आहे आणि त्या आश्रयामुळे कुणाचे हात पाय ओले होणार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात या वैष्णवांचे पाय पाहून माझ्या मनाला फारच समाधान होत आहे येणे बोधी आम्ही असो सर्व काळू करुणी निर्मळ हरिकथा आम्ही भूमीवरी एक दैवांचे निधान हे वाचे सापडले तरी तिल कुळी दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप न चळी हा मंत्र न म्हणो याती कुळू न लगे काळ वेळ विचारावी तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविन हावा हृदयातून आम्ही स्वच्छ निर्मळ अंतकरणाने त्या भगवंताची कथा गाऊ आणि त्याच बोधामध्ये सदा सर्व राहू या भूमीवर आम्ही एक सुदैव आहोत कारण आमच्या वाणीस त्या भगवंताच्या नामाचा मोठा साठा सापडला आहे ही हरिकथा जे कुणी गातात किंवा जे ऐकतात अशा दोघांची दोन्ही कुळे उद्धरून जातात आणि ते सुखरूप होऊन जातात हा नाममंत्र कधी न चालणारा अचल आहे याच्या उच्चारास जाती काळ वेळ किंवा कुठल्याही गोष्टीची जरुरी लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल म्हणजे माझा एक विसावा आहे मी मोठ्या हंसन त्या हृदयामध्ये साठवीत आहे बहुता जन्मींचे संचदू सबळ होयो जरी बहुतो तरीची होय हरिभक्तो कृपावंत मानशी म्हणवी म्हणी आरात यांचा दासा पुल्या दासांचा अनुसरले वाचा काया मने विठ्ठली असे भूतदया मानसी अवगा देखी ऋषिकेशी जिवे न विसंबे त्यासी मागे मागे हिंडतसे तुका म्हणे निर्विकारू शरणागता वज्र पंजरू जे जे अनुसरले नरू तया जन्म चुकले अनेक जन्मांचे संचित जर चांगले असेल बलवान असेल अनेक जन्मांचं जर पुण्य असेल तरच त्या माणसाच्या मनामध्ये ईश्वर भक्तीविषयी भावना निर्माण होते आणि तो मनुष्य हरिभक्त बनतो ज्याने विठ्ठलाच्या ठिकाणी आपला देव जो कायावाच्या मनाने विठ्ठलाला शरण गेलेला आहे त्यांचा विठ्ठल स्वतःला आज्ञाधारक दास असे म्हणून घेतो आणि आपल्या दासांचाही दास होतो ज्याच्या अंतकरणामध्ये भूतमात्राविषयी दया आहे आणि सर्वत्र भगवंत आहे असे जे पाहतात अशा हरिभक्तांच्या मागे मागे तो भगवंत जात असतो आणि त्या हरिभक्ताला मनापासून कधी विसरत नाही तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा षडभाव विकाररहित आहे तो शरण आलेल्या लोकांना काळापासून संरक्षण करण्याविषयी वज्रासारखा अभेद्य असा पिंजरा आहे जी माणसे त्याला शरण गेली त्यांचे जन्म मरण चुकले आहे तारू लागले बंदरे चंद्रभागे चेतिरे लुटा लुटा संत जणू अमुपहे राशी धनु झाला हरिनामाचा तारा सीड लागले फरारा तुका जवळी हमालू भार चालवी विठ्ठलू चंद्रभागेच्या तीरावर पंढरी नावाच्या बंदरामध्ये विठ्ठल रूपी झाज लागले आहे हे संत सज्जन हो त्या जहाजामध्ये परमार्थ धनाच्या राशी पुष्कळ मांडून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही खुशाल लुटा या जहाजाला हरिनामाचे मोठ्या फराराचे शीर उभारले आहे त्यामुळे तुम्हाला सुखरूपपणे या भव नदीतून पार पडता येते तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठल रूपी मालाचे ओझे वाहणारा हमाल जवळच उभा आहे आळविन सोरे कैशा मधुरा उत्तरे येऊ येऊ पांडुरंगी प्रेम पाना मज देगे पसरुनी चोची वचने ही करुणेची तुका म्हणे बळी आम्ही लढे वाळी बाळी हे आई पांडुरंगे मधुर स्वरांच्या वचनाने मी तुला आळवीत आहे हे पांडुरंगे तू ये आणि मला प्रेम पान्हा पास पिले जशी आईच्या तोंडातील दाणे खाण्यासाठी आतुरतेने चोच वासून चोच पसरून बसलेले असतात तसा मी सुद्धा तुझ्या भेटीसाठी आतुर झालो आहे देवा माझी ही करुणा वचने आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे ब्रह्मांड नायका हट्ट घेणारी आम्ही तुझी लाडकी मुले तुझ्यापेक्षाही बलवान नाहीत काय कारण आमच्यासाठीच तुला धावून यावे लागते सकळीकांचे समाधानू नवे देखील वाचून रूप दाखविरे आता सहस्रभुजांच्या मंडिता शंखचक्र पद्मगदा गरुडासहित ये गोविंदा तुका म्हणे कान्ना भूक लागली नयना हे हरी तुला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय माझी इंद्रिय मन बुद्धी या सर्वांचे समाधान होत नाही सहस्रभुजांनी शोभणाऱ्या भगवंता मला तुझे स्वरूप आता दाखव हे गोविंदा शंखचक्र गदा पद्मानी गरुड यांच्यासह तुझे रूप मला पाहू दे तुकाराम महाराज म्हणतात तुला पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांना फार भूक लागली आहे माझे डोळे तरसलेले आहेत तेव्हा तू ताबडतोब ये पतित पावना दिनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी नाम नामो जपोवानी ब्रह्मांड नायका विश्वजनांच्या पाळका जीवीची आजीवा तुका म्हणे देवदेवा हे पतित पावना दिनानाथा नारायणा तुझे स्वरूप माझ्या मनामध्ये राहू आणि माझी वाणी तुझे नित्य नाम गाऊ तुझं नामस्मरण जपू हे ब्रह्मांड नायका विश्वाच्या आणि जनांच्या पालका तुकाराम महाराज म्हणतात तू देवांचाही देव आहेस जीवांच्याही अधिष्ठानभूत असलेल्या जीवांचाही अधिष्ठानभूत असा तू जीव आहेस तुझे रूप माझ्या मनात स्थिर होऊ दे करी हेची कामू मना जपे राम राम लागू हाची छंदू मना गोविंद गोविंद तुका म्हणी मना मज भिको द्यावी दिना हे माझ्या मना तू रामनामाचे अखंडपणे जप करण्याचेच एकमेव काम करावेस मनात तुला गोविंद गोविंद हाच एकसारखा छंद लागू दे तुकाराम महाराज म्हणतात हे मना मला गरीबाला तू हीच भीक दे हा पुलियाला जा धावे भक्तांची या का जा नाम धरिली सत्य सत्य करावयावृतू आघातू निवारी छाया पितांबरे करी उभा करकटी तुका म्हणे याजसाठी हा देव आपली लाज राखण्यासाठी भक्तांचे काम करण्याला धावून येतो अनाथांचे रक्षण करणाऱ्या या देवाने दिनानाथ हे नाव धारण केले आहे आणि तो हे व्रत खरे करत असतो भक्तावरील कोणतेही संकट हा निवारण करतो आणि त्यांच्यावर आपल्या पितांबराची छाया धरतो तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल याच कामासाठी कमरेवर हात ठेवून उभा राहिला आहे साधावया भक्ती काजू नाही लाजू हा धरितो ऐशियाशी शरण जावी शक्ती जीवे भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणी साक्ष हाती तो म्या चित्ती आपल्या भक्ताचे काम करण्यासाठी या श्रीहरीला कधी लाज वाटत नाही हा आपल्या जीवाने आणि शक्तीने कधी फसवीत नाही यालाच आपण सतत शरण गेले पाहिजे यानेच महाभारतात झालेल्या युद्धाच्या वेळी भीष्मांची प्रतिज्ञा खरी करून दाखवली आणि आपल्या भक्ताचे अर्जुनाचे सुद्धा रक्षण केले तुकाराम महाराज म्हणतात याची साक्ष माझ्या जवळ असल्यामुळे मी याला माझ्या चित्तामध्ये धारण केला आहे धेनुचरे वनांतरे चित्त बाळ कापे घरी तैसे करी ऊ माझे आई ठाव देऊनी राखे पायी काढीचा तळमळी बाहेर मासोळी तुका म्हणी कुडी जीवा प्राणांची आवडी गाय वनामध्ये सरत असते चारा खात असते पण तिचं लक्ष मात्र तिच्या वासरावर असते की जे घरामध्ये बांधलेलं असतं त्याप्रमाणेच हे विठाई माऊली मला तुझ्याजवळ आश्रय देऊन मला तुझ्या पायाजवळ राख पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तळमळतो तडफडतो तशीच आता माझी अवस्था झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात या देहाला जीवाची प्राणाची मोठी आवड असते हरी जनाची कोणा न घडावी निंदा सात गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन या धरी अवतारू भक्ता भयंकर खळा कृष्ण दुर्वास हा छेडू आला अंबरुषी सुदर्शन त्याचे जाळीत फिरी द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांती हो गुणी श्रीपती साह्य केली न साहेची बबरू पांडवा पारिका धुडाविला सखा बळी भद्रू तुका म्हणी अंगी राखिली दुर्गंधी अश्वथामावधी पांडव पुत्रा जे हरिभक्त आहेत त्यांची कोणी निंदा करू नये कारण ते गोविंदला सहन होत नाही त्या भगवंताने भक्तासाठी आकाराला येऊन अवतार धारण केला तो भक्तांना अभय आणि दुष्टांना भय देणार आहे दुर्वास ऋषी अंबऋषीला शैन्यासाठी आले त्यावेळी हरीचे सुदर्शन चक्र त्यांच्या पाठीमागे लागले आणि त्यांना पीडा देत फिरू लागले द्रौपदीचा भरसभेमध्ये अपमान केल्यामुळे भगवान रागावले आणि पांडवांना सहाय्य करून त्यांनी कौरवांची मरणशांती केली पांडवाशी शत्रुत्व करणारा बबरू हरीला सहन झाला नाही बलराम बंधू होता पण तो दुर्योधनावर प्रेम करीत असल्यामुळे हरीने त्याला मानले नाही तुकाराम महाराज म्हणतात असो थांब्याने ज्या वेळेला रात्रीच्या वेळी अचानक छापा घालून पांडवांच्या मुलांचा नाश केला त्यामुळे त्याच्या सर्वांगाला दुर्गंध निर्माण केला याशी वडी हरिनामाची तोची एक बहुत शुची जपे हरिनाम बिजू तोची वर्णा माझी दुजू तुका म्हणे वर्ण धर्म अवघे आहे समब्रह्म ज्याला हरिनामाची आवड आहे तोच शुची आहे तोच खरा शुद्ध आहे जो हरिनामाच्या बीज मंत्राचा नेहमी जप करतो तोच सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ असा ब्राह्मण आहे अशी समजावी केवळ ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलाच ब्राह्मण आहे असं म्हणणं चुकीच आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व वर्ण आणि सर्व धर्म वस्तुता एक ब्रह्मच आहे विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीते आम्हा विठ्ठल जीवनू टाळ चिपळ या धनू विठ्ठल ही वाणी अमृत हे संजीवनी रंगला या रंगी तू का विठ्ठल सर्वांगी विठ्ठलाचे नाव जर गीतात गायले तर चित्ताला फार गोड वाटते आम्हाला या श्री विठ्ठल हेच जीवन आहे टाळ आणि चिपळ्या हेच आमचे धन आहे विठ्ठलाचे नाम वाणीमध्ये आहे त्या अमृताप्रमाणे जीवदान देणारे आहे तुकाराम महाराज म्हणतात मी या विठ्ठल रंगानेच सर्वांगाने रंगून गेलो आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोडकाणी ऐकते विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळी न धरावी तुका म्हणी भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्यू विठ्ठल विठ्ठल हा अतिशय सोपा मंत्र आहे आणि तो सर्व पापांचे निर्मूलन करतो वाचनेसह सर्व पापांची निवृत्ती होते जो भाग्यवान आहे त्याच्या मनालाच या विठ्ठलांचा छंद जडतो आणि तोच आपल्या कानाने विठ्ठलाचे गुणानुवाद मोठ्या प्रेमाने ऐकतो विठ्ठल हा देव अतिशय भोळा आहे आणि म्हणूनच योग्य वेळी त्याच्या भेटीची इच्छा धरावी असे नव्हे तर तो केव्हाही आपल्या भक्तांना भेटतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये ज्याच्या मनामध्ये विठ्ठल आहे तो कोणत्याही जातीचा असला तरी तो धन्य आहे म्हणे विठ्ठल ब्रह्मणवी त्याचे बोलो कावी मग तू हो का कोणी आधी करोनी ब्रह्मादिकू नाही विठ्ठल जया ठावा तोही डोळा न पाहावा तू का म्हणी नाही त्याची वेळ मज काही श्री विठ्ठल हा ब्रह्म नाही असे जो कोण म्हणतो त्याचे शब्द आपण ऐकू नयेत मग तो कोणीही असो अगदी ब्रह्मदेव जरी असला तरी सुद्धा त्याचे हे म्हणणे ऐकू नये ज्याला श्री विठ्ठल माहीत नाही त्याचे मुख डोळ्यांनी पाहू नये तुकाराम महाराज म्हणतात असे जे कोणी असतील त्यांची मला मुळीच परवा नाही त्यांची मी भीडभाड धरणार नाही एक पाहत सा एकांचे दहने सावध त्या गुणे कारी नवा मारा हक देवा भय आठासे जव काळायसे झाले नाही मरणांची तव गाठोडी पदरी जिने तोची वरी माप भरी तुका म्हणे धिगू वाती मारुगू अंगाले मग हालून दे मेलेल्या माणसाचे प्रेत चितेमध्ये जाताना लोक ते पाहत असतात पण ते दृश्य पाहून ते सावध का होत नाहीत जोपर्यंत काळामुळे चित्तेत जाण्याची वेळ आलेली नाही तोपर्यंतच भीतीने आणि आग्रहाने देवाला हाका मारा मरणाचे गाठोडे प्रत्येकाजवळच असते त्याचे भय असावे मरण आले नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याचे माप त्या भगवंताच्या चिंतनाने भरून घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात हे प्रपंचाचे सर्व मार्ग धिकार करण्यासारखेच आहेत एकदा का शेवटी मरणाची वेळ येऊन ठेपली म्हणजे ते आपणाला हलू सुद्धा देत नाही संतांशी तू नाही सन्मानाची चाडू परी पडे द्वाड अभेरते म्हणून तया न वजावे ठाया हो तसे घात या दुर्बळाचा हिनाडू ये तशी आशंका उचिताशी चुका घालावया तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित आपला मानसन्मान वाढावा आपली प्रतिष्ठा व्हावी असे संतांना कधी वाटत नाही त्यांचा कुणी जी अवेअर करतील त्यांना दूर लोटून त्यांचा अपमान करतील त्यांचे मात्र फार वाईट होईल म्हणून संतांनी अशा लोकांच्या घरी जाऊ नये त्यामुळे अशा दुबळ्या लोकांचा घातच होतो जे कुणी भावहीन आहेत त्यांच्या आड अनेक शंका येतात संताविषयी त्यांना शंका असते अशी शंका संतांना मान देण्याविषयी चूक घडवून आणण्यामध्ये होते तुकाराम महाराज म्हणतात संतांना पाहिल्याबरोबर ज्यांना शंका येते अशा लोकांच्या घरी संतांनी जाणे अनुचित आहे संसार संगे परमार्थ जोडे ऐसे काय घडे जाणते नो हिंडग्याच्या आळा घेच पाडे काय तेथे गोडे निवडावी ढेकनाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे तुका म्हणे मद्यू सांडवी लंगोटी सांगितला शेवटी विचारत्या संसार करीत असताना परमार्थामध्ये लाभ घडून येईल असे कधी घडेल काय पशूंनी चघळून उरलेल्या चिपाडांच्या भाऱ्यामध्ये सर्व शुष्क अशी चिपाडेच असतात त्याला गोड ताटे कशी काय सापडणार ज्या बागेवर आपण झोपतो ती बाग जर ढेकणाने भरलेली असेल तर त्यावर सुखाने झोप कशी काय घेता येईल आणि जर कोण म्हणेल की त्या बागेवर सुखाने झोप लागते तर त्याला आपण मूर्खामध्ये काढू तुकाराम महाराज म्हणतात दारू पिल्यानंतर माणूस इतका धुंद होऊन जातो की नेसलेल्या लंगोटीची सुद्धा त्याला परवा राहत नाही लंगोटी सुद्धा कधी निष्ठून जाते कळत नाही कुणी आठवण करून दिली तर तो दारोडा त्या विचारास केसाप्रमाणेच तुच्छ मानतो जातीचे ते चढे प्रेम पक्षी स्मरे राम राम ते काय गुण लागते रा का गा पिंजरा शोभेना शिकविले ते सुजात सोसे मग तयासी मोल चढे तुका म्हणे वेशधारी हिजडे आणारी नव्हे ते अरे जो खरोखर जातीवंत आहे त्याच्याच जवळ प्रेम निर्माण होते पोपटाला रामराम म्हणायला शिकवले तर तो जसे शब्द उच्चारतो हा जो गुण आहे तो कधी कमी प्रतीच्या पक्षाला मिळत नाही कावळ्याला कितीही पिंजऱ्यामध्ये ठेवले तरी त्याला काही शोभा येणार नाही त्याला पिंजरा सुद्धा शोभून दिसणार नाही जी गुणवान जात आहे त्याला जर शिकवले तर तो ग्रहण करतो आणि चांगल्या किमतीला चढतो तुकाराम महाराज म्हणतात हिजड्याने जरी बायकांचा वेश धारण केला तरी त्या बायका बनू शकत नाहीत बसोनी तिल्लरी बेडूक सागराधिकारी नाही देखिला ना ठावा दोंड पेटे करी हावा फुगते कावळी म्हणे मी राजहंसागळे गजाहुनी खरू म्हणे चांगला मी फारू मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने एका छोट्याशा डबक्यात बसलेले बेडूक म्हणत माझं हे विश्व सर्वामध्ये मोठं आहे असं म्हणून ते सागराचा सुद्धा धिकार करीत बसत जे कधी पाहिलं नाही जे काही माहीत नाही त्यासंबंधी उगीच बडबड करून हेवा करीत असतं शूद्र कावळा गर्वाने फुगून जातो आणि वेडेपणा करून म्हणतो की मी राजहंसापेक्षा श्रेष्ठ आहे गाडव म्हणत राहत की मी हत्तीपेक्षा कितीतरी अधिक चांगला आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्या नाण्यास सोन्याचा मुलामा दिला आहे ते काही खरे सोने होऊ शकत नाही मुक्त होता परी बडे झाला बद्धू घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्य घेतले जडून वर मनने कोण करिता तू का म्हणे वाया गेले वाया विणू जैसा मृगशिनो हा देहामध्ये वास करणारा जो जीव आहे तो मूळचा सचितानंद ब्रह्म असल्यामुळे नित्य मुक्तच असतो पण अविद्याने देहाला मी आणि माझे माझे म्हणण्याचा छंद घेऊन तो बद्ध झाला आहे हे माझे ते माझे अशा प्रकारच्या स्वतःच कड्या बेड्या निर्माण करून त्यामध्ये त्यानं स्वतःला अडकून घेतला आहे स्वतःला करता भक्ता समजून पाप आणि पुण्य हे त्याने स्वतःच्या अंगी जडवून घेतले पण आत्मा देह इंद्रिय मनबुद्धी यांच्यापैकी कोणी करता भक्त आहे यामधील गूढ त्याच्या लक्षात येत नाही तुकाराम महाराज म्हणतात हरिण जसा मृगजळाच्या सत्यत्व भ्रमाने दुखी होतो म्हणजे हरणाला जेव्हा तहान लागते तेव्हा समोर पाहतं तर त्याला पाणी दिसतं पण ते पाणी नसतं तर उन्हानं तयार झालेलं मृगजळ असतं आणि मग त्याला दुःख भोगावं लागतं त्याप्रमाणेच मूर्ख असलेले जीव स्वरूपाची ओळख नसल्यामुळे आणि संसार हा सत्य आहे या भ्रमामुळे दुःखी होऊन जातात आणि वाया जातात पंढरी माझे माहेर साजनी बे कांडणे गाऊ गीत राही रुखुमाई सत्यभामा माता पांडुरंग पिता माहीर उद्धव अक्रूर व्यास अंबरुषी भाई नारदाशी गौरविन गरुड बंधू लढिवाळ कुंडलिकू यांचे कवतुक वाटे मजू मज बहु गोतो संतानी म्हणतो नित्य आठवितो वबियसी निवृत्ती ज्ञान देव सोपान चांगया जीवलगा माझिया नामदेवा नागो जनमित्रा नरहरी सोनारा रोहिदास कबीरा सोयरिया परसु भागवता सुरदास सावंता गायन नेनता सकळाशी चोखा मेळा संतो जीवाचे सोयरी न पडे विसर यांचा घडी जीवीच्या जीवना एका जनार्दना पाटका कान्हया मीराबाई आणि कही संत महानुभाव मुनी सकळा चरणी जीव माझा आनंदी उभिया गाई मी त्यासी जाती पंढरीशी वार करी तुका म्हणी माझा बळिया माई बापू हर्षे नांदुसये घराचारी हे सखे मैत्रिणे पंढर हे माझे माहेर आहे आणि त्याच्याविषयी गाणे दळणकांडण करताना आम्ही नित्य गात राहू राही रुक्माई सत्यभामा माझ्या माता आहेत आणि माझा पांडुरंग हा पिता आहे पिता पांडुरंग हे माझे माहेरचे स्थान आहे उद्धव अक्रूर व्यास आंबरुषी नारद हे सर्व माझे बंधू आहेत आणि त्यांचा सदोदित मी गौरवार्थ उल्लेख करीत राहीन गरुडानी लडिवाळ असलेला पुंडलिक महामुनी यांचे मला कौतुक वाटते संत म्हणत हे माझे नातेवाईक आहेत मी त्यांचे गुणगान नेहमी ओव्यामधून करीत असतो श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानदेव सोपानदेव चांगदेव आणि नामदेव हे माझे फार जवळचे जीवलग आहेत जगमित्र नागा नरहरी सोनार रोहिदास कबीर हे माझे नातेवाईक आहेत परिसा भागवत सुरदास सावतामाळी यांचे मी नेहमीच गुणगान करीन चोकामेरा संत तर माझ्या जीवाचा जीवलग आहे मला त्याचा विसर एक क्षणभरही पडत नाही जनार्दन स्वामी तसेच एकनाथ हे माझ्या जीवाचे जीवन आहेत कान्नू पाठक मीराबाई यांच्याविषयी मला जिव्हाळ आहे आणखी अनेक महानुभवी संत मोठमोठे होऊन गेलेत त्या सर्वांच्या चरणावर माझा जीव जडून राहिला आहे जे थोर वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला नेहमी जात असतात त्यांना मी या गौरवाच्या वव्या मोठ्या आनंदाने गाईन तुकाराम महाराज म्हणतात हे माझे मायबाप मोठे बलवान आहेत त्यांचा गौरव मी आनंदाने करीन आणि घरीदारी मोठ्या सुखाने राहीन पोट लागले पाठेशी हिंडविते देशोदेशी पोटाभिने जिकडे जावे तिकडे पोट येते सवे जप तपानुष्ठानू पोटासाठी झाली दिनू पोटे सांडिली चवी नीचा पुढे ते नाचवी पोट काशियाने भरी तुका म्हणे झुरू झुरू मरे पोट एकदा पाठीच लागलं की अनेक देशामध्ये आपल्याला ते फिरवत राहतं पोटासाठी जगदिशा आम्हा फिरविशी दाही दिशा अशी अवस्था पोट माणसाची करून सोडतो या पोटाला सोडून त्याच्या भीतीने दुसरीकडे जाता येत नाही जिकडे आपण जावे तिकडे आपल्याबरोबर पोट सुद्धा येत असतं आणि त्याची चिंता सुद्धा बरोबर घेऊन येतो जप तप अनुष्ठान करणाऱ्यांना सुद्धा ही चिंता असते पोटासाठी ते सुद्धा दिन झालेले असतात पोटाच्या चिंतेने जीवनाची रुचीच नाही होते कारण नीच माणसापुढे या पोटासाठी नाचावे लागते नको त्यापुढे हात पसरावा लागतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे हे अनिवार्य पोट कसे भरावे या चिंतेनेच माणसे झुरून झुरून मरणाच्या पंथाला लागतात